एका काळी मायडस नावाचा राजा होता त्याचे राज्य समृद्ध होते पण त्याला सर्वात जास्त आवडत असे सोनं आणि संपत्ती तो रोज आपल्या खजिन्यात बसून सोन्याच्या तुकड्यांना मोजत असे आणि नवीन सुवर्ण दगड शोधण्याची योजना बनवत असे त्याच्या मनात एक गोष्ट होती माझ्याकडे जितके सोने असेल तितके मी समाधानी असेन एक दिवस देवाने त्याच्या राज्याला पाहिले आणि मायडसवर प्रसन्न झाले त्याने त्याला एक वरदान मागायला संधी दिली मायडस खूप खुश झाला पण विचार करताना त्याला समजले की त्याला फक्त सामान्य संपत्ती नाही तर एक अशी शक्ती हवी आहे ज्यामुळे तो ज्याला स्पर्श करेल तो सोन्यात रूपांतरित होईल मायडसने देवाला सांगितले हे प्रभू मला अशी शक्ती द्या की मी जे काही स्पर्श करेन ते सोन्याचे होईल देव हसले आणि म्हणाले माझ्या वरदानामुळे तुला आनंद मिळो आणि मायडसला ती शक्ती दिली राजा उत्साहित झाला त्याने प्रथम एक साधा दगड हातात घेतला क्षणभरात तो दगड सोन्याचा झाला त्याचा आनंद अपार होता तो लगेच आपल्या खजिन्यात गेले आणि अनेक वस्तूंना हात लावत त्यांना सोन्यात बदलू लागला राजाने आपल्या प्रजेला नवीन शक्ती दाखवावी अशी इच्छा ठेवली त्या दिवशी तो राजवाड्यातून बाहेर गेला त्याचा आवडता घोडा त्याच्यासोबत होता पण त्याचा हात घोड्याला लागताच तो देखील सोन्याचा झाला मायडस थोडासा धक्का बसला पण त्याने विचार केला अरे यामुळे माझ्या संपत्तीमध्ये वाढ होईल वाटेत तो एका सुंदर गुलाबाच्या बागेतून गेला त्याचा हात चुकून गुलाबाच्या झाडाला लागला आणि क्षणात सर्व झाड आणि गुलाब सोन्याचे झाले राजाला सुरुवातीला आनंद झाला पण त्याने लक्षात घेतले की आता फुलांचा सुगंध निघत नाही त्याच्या भुकेला ताबडतोब तोंड देण्यासाठी राजा जेवायला बसला त्याच्या टेबलवर ट्रे ताट तांबूळ सर्व वस्तू सोन्याच्या होत्या जेवताना ब्रेडचा तुकडा तो मोडताच तो देखील सोन्याचा झाला पाणी प्यायला ग्लास घेतला तो आणि त्यातील पाणी देखील सोन्याचे झाले आता राजा खूप दुःखी झाला आणि त्याच्या आनंदाचा बदल दुःखात झाला त्या क्षणी त्याची लाडकी मुलगी धावत आली तिने आपल्या बाबांना सांगितले की तिच्या आवडत्या गुलाबाच्या झाडाने सुगंध सोडणे थांबवले आहे बोलत बोलत ती राजाच्या मिठीत गेली मायडसच्या स्पर्शामुळे तिला सोन्याचा पुतळा बनवले राजा मायडस अतिशय दुःखी झाला त्याने आपल्या सर्व सुखासाठी आणि लोभासाठी पश्चाताप केला तो देवाकडे मनमोकळेपणाने प्रार्थना करू लागला हे प्रभो मला क्षमा करा माझा लोभ मला अंध करतो आहे कृपया हे वरदान मागे घ्या आणि सगळे पूर्ववत करा देवाने त्याची प्रार्थना ऐकली मायडसच्या स्पर्शाने सर्व वस्तू पूर्ववत झाल्या मुलगी पुन्हा हसत खेळत झाली झाडांना सुगंध परत आला आणि सर्व राज्यात आनंद नांदला राजा मायडसाने आपल्या मुलीला मिठीत घेतले आणि खरे प्रेम आणि साधेपणा याचे महत्त्व जाणले कथेतून शिकण्याचा संदेश अत्याधिक लोभदुःख निर्माण करतो खरे आनंद आणि समाधान प्रेम साधेपणा आणि कृतज्ञतेत आहे शक्ती असली तरी ती जागरूकपणे वापरणे आवश्यक आहे जीवनात मुली कुटुंबाचे प्रेम हे खरे खजिना आहे